गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी मी प्रणिता आज विषय घेऊन आलेली आहे गुरुपौर्णिमेचं आध्यात्मिक रहस्य गुरुपौर्णिमा प्रसिद्ध भारतीय पर्व आहे म्हटलं जातं ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा मोक्षमूलम गुरुकृपा आषाढ शुद्ध पौर्णिमेला येणारा हा उत्सव गुरुपौर्णिमा म्हणून गौरविला जातो गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही संबोधिले जाते हा विशेष भारतीय पर्व आहे त्याला हिंदू व बौद्धी लोक उत्साहाने साजरी करतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत मित्रांनो जनक आणि याज्ञवल्क ऋषी विश्वामित्र आणि श्रीराम परशुराम आणि कर्ण कृष्ण आणि संदीपणी ऋषी द्रोणाचार्य आणि अर्जुन याशिवाय संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपले वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु म्हणून स्वीकार केले होते नामदेवांनी गुरु केले होते विसोबा खेचर यांना कारण गुरुविन न कळे ज्ञान ज्ञान विन न होई जगी सम्मान जीवन भवसागर तराया चला वंदू राया कारण जो लघु नसतो तोच गुरु ज्यांनी व्यक्तिमत्व आपले घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा व नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा शब्दामध्ये दोन अर्थ लपलेले आहेत आणि दोन शब्द आहेत गुरु अधिक पौर्णिमा सोळा कला चंद्रमा कारण सोळा अर्थात पूर्ण आणि गुरु आपल्या शिष्यांना सुद्धा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व देण्यासाठी प्रयत्नरत असतात गुरुपौर्णिमा ही एक विशेष पर्व आपल्या जीवनामध्ये आहे ज्या दिवशी आपण आपल्या गुरुबद्दल आदर आपल्या गुरुबद्दल असलेला सन्मान व्यक्त करू शकता कुंभार जसा मातीच्या गोळ्याला व्यवस्थित आकार देऊन त्याचं मडकं बनवतो त्याच पद्धतीने व्यक्तीला संस्काराने आदर्श बनवण्याचे काम गुरु सतत करत असतात आपल्या जीवनामध्ये अनेक गुरु असतात म्हटलं जातं आपली प्रथम गुरु म्हणजे माता आहे आईच्या गर्भात असतानापासून संस्कार करणारी ती असते माता जी आपल्याला जन्मत अनेक गोष्टी शिकवत असते म्हणून म्हटलं जातं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई हे एक असं दैवत आहे जे आपल्याला आयुष्यात पुढे असणाऱ्या सर्व वाटचालींचा पाया घालून देते जसे जिजाऊ व शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन केले शिवाजी महाराजांनी परंतु त्यांचा पाया रचला त्यांच्या आईनी अर्थात माता गुरुनी तसेच आपल्या जीवनामध्ये परिस्थिती सुद्धा गुरुच्या रूपात आपल्या समोर येत असते सोप्या भाषेत प्रसंग महाभारतात मुख्य तीन गुरूंचे वर्णन आहे माता गुरु परिस्थिती गुरु आणि गीता गुरु निसर्गसुद्धा गुरु आहे निसर्गाकडूनही खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत कारण हे जे पाच तत्व आणि निसर्ग दुसऱ्यांना देत राहतात दाता बनून आणि आपण त्यांच्याकडून घेत असतो म्हणून शिकण्यासारखं त्या निसर्गाकडून पण खूप काही आहे परिस्थिती प्रसंगही आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातात एकदा शिवाजी महाराज नाराज उदास होऊन बसलेले होते त्यांना एक गड जिंकायचा होता आणि तो गड जिंकण्यासाठी आपल्याजवळ मावळ्यांची संख्या कमी आहे हे त्यांना जाणवले व ते नाराज होऊन बसलेले होते तितक्यात त्यांनी एक छोटासा प्रसंग किंवा एक छोटीशी गोष्ट पाहिली काय होतं तर एक मेलेलं झुरळ होतं आणि त्याला काही मुंग्या पकडून वर भिंतीवर चढवून घेऊन जात होत्या त्या पडत होत्या पुन्हा त्याला तिथपर्यंत नेत होत्या असं करत करत काही क्षणात त्या मुंग्यांनी त्या झुरळाला भिंतीपलीकडे घेऊन गेल्या हे पाहताच शिवाजी महाराजांना त्यातून खूप प्रेरणा मिळाली आणि त्यांनी मनात दृढ निश्चय केला की हिंदवी स्वराज्य भले माझे मावळे खूप थोडे आहेत परंतु हिंदवी स्वराज्य स्थापन करणे हे काही अवघड नाही आणि त्या प्रसंगातून त्यांनी शिकलं आणि खरोखर तो गड त्यांनी जिंकला गुरु आणि शिक्षक यामध्ये थोडासा फरक आहे कारण गुरु जे असतात ते आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवतात आणि शिक्षक जे असतात जीवन व्यापन करण्यासाठी अर्थार्जन करण्यासाठी काय करायला हवं ते शिक्षण देतात महान शिक्षक धर्म शिक्षक आणि परम शिक्षक शिक्षक विचार करण्यास शिकवतात आणि परख शिक्षक विचाराला दिशा देतात पॉझिटिव्ह थिंकिंग शिकवतात परम शिक्षक आपल्या जीवनात एकाग्रता आणून देतात आणि सर्व प्राप्ती व सर्व सिद्धी सद्गतीही देतात गुरुकडून एखाद्या वेळेस चूक होऊ शकते उदाहरणार्थ द्रोणाचार्यांनी एक लव्याचं एक बोट घेतलं आणि अंगठा का कारण त्यांच्या मनात स्वार्थ भावना होती की मला अर्जुनालाच सर्वोत्कृष्ट शिष्य बनवायचा आहे आणि हा कसा काय इतका चांगला धनुष्यबाण चालू शकत आहे मग त्यांनी अंगठा मागितला म्हणून मी म्हणत होते गुरुकडून चूक होऊ शकते गुरु स्वार्थी बनू शकतो आणि गुरु आपल्या अंतानंतर सोबत वापस घेऊन जाऊ शकत नाही पण सद्गुरू चूकही करत नाही सद्गुरू सदैव निस्वार्थ असतात आणि सद्गुरू आपल्याला वापस घेऊन जातात दुनियेमध्ये गुरु अनेक आहेत सद्गुरू मात्र एकच आहे आणि म्हणूनच गुरु माता जसं म्हटलं तसंच प्रसंग परिस्थिती तसंच गीतासुद्धा गुरु आहे मित्रांनो स्वामी विवेकानंदांचा प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे जो सर्व धर्म संमेलनच्या वेळेस शिकागो या ठिकाणी घडला म्हणून गीता हीच सर्व धर्माचा मूळ पाया आहे आणि गीताच कळससुद्धा आहे वशिष्ठ श्रीराम श्रीकृष्ण संदीपान ऋषी या सर्वांना गुरु का करावा लागला कारण गुरुविना रस्ता गुरुविना मुक्ती मिळत नाही असं आपण ऐकलेलं आहे गुरुचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग असते गुरुविन कोण दाखविलं वाट संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पाचव्या श्लोकमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमाचा आगरू गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळा ना खरोखर मित्रांनो गुरुविना भवसागरातून पार होणं अवघड आहे मुक्ती नाही गुरुविना समान बनवणे हे कोणाच्याही हातची गोष्ट नाही म्हणून म्हटलं जातं गुरुकडून जर ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्या अंतःकरणातला भाव ठेवावा लागेल नम्रता आपल्या जीवनात धारण करावी लागते गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटी देव खरोखर वास्तविक सत्य हे आहे की आपल्याला तो रस्ता दिसतो आणि तिथपर्यंत आपण पोचतो गुरुदक्षिणा आपण काय द्यावी गुरुला गुरुनी सांगितलेल्या आज्ञेचं संपूर्ण पालन नम्रचित्त आणि निरहंकारी राहणं आपल्या कर्मावर विशेष लक्ष देणं गुरुप्रती संपूर्ण निष्ठा निश्चय असू देणं आणि गुरुनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला आचरणात आणण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं आणि आत्मविश्वास आपल्या जीवनात जागृत ठेवणं हे आपण जेव्हा करू तेव्हा आपण आपल्या गुरुला खरी गुरुदक्षिणा देऊ शकू संत कबीर सुद्धा म्हणतात गुरु गोविंद दौड खडे काके लागू पाव बलिहारी गुरु आपकी जो गोविंदियो बनाय गुरुपासून ज्ञान घ्यायचे असेल तर खरोखर आपल्यामध्ये नम्रता पाहिजे आणि आपल्या वागण्यामध्ये काहीतरी परिवर्तन पाहिजे परिवर्तन दृष्टिकोनात झाला तर निश्चित सर्वांमध्ये परिवर्तन होऊ शकतं वातावरणातही परिवर्तन होऊ शकतं एका गुरुचं एक खूप मोठं आश्रम होतं आणि त्या आश्रमामध्ये शिष्य नेहमीच आपसामध्ये भांडण करायची कशावरून तरी वाद व्हायचा आणि मग ती गोष्ट गुरुपर्यंत पोहोचायची गुरुला कळत नव्हतं आपण शिष्यांना कितीही समजावून सांगितलं तरीही हे शिष्य भांडतात काय करावं गुरुनी युक्ती केली आणि गुरुनी सकाळी सकाळी उठल्यानंतर सर्व शिष्यांना एकत्र केलं आणि सांगितलं की आज मला एक खूप छान स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये मला माहीत झालेलं आहे ईश्वराने मला सांगितलेलं आहे संदेश दिलेला आहे की आज माझ्या आश्रमामध्ये एक देवदूत आलेला आहे आणि तो आपल्या सर्वांना आज चेक करणार आहे पाहणार आहे प्रत्येकाचा व्यवहार मग सर्व शिष्य आपापल्या कामाला निघून गेली कुणी काही काम करत असताना जे वाद होत होता ते एकमेकाला विचार करत होते भांडत असताना किंवा अशी गोष्ट जेव्हा घडायला सुरुवात व्हायची तेव्हाच विचार करायचे की हा तर देवदूत नसेल हा तर आपल्याला परीक्षण करण्यासाठी आला नसेल असे म्हणून सर्वच जण एकमेकाला देवदूताच्या दृष्टीने पाहायला लागले आणि खरोखर काही दिवसात त्या आश्रमाचं पूर्ण वातावरण बदलून गेलं त्याचं मूळ कारण हे आहे आपल्या दृष्टिकोनात बदल आणि म्हणूनच गुरु आपल्याला जे शिकवतात आपल्या आचरणात आणायचे जेव्हा आपण आचरणात आणू आणि ते नम्रचित्त होऊन जेव्हा आपण धारण करू तेव्हा आपल्या जीवनात नक्कीच विद्या यायला लागेल आणि म्हणून म्हटलं जातं विद्या विनयेन शोभते आपल्या गुरुचं नाव आपल्यामुळं जर बदनाम झालं किंवा आपल्या गुरु शिक्षकाचं नाव आपल्या वागण्यामुळं जर वाईट झालं तर त्यापेक्षा मोठं पाप कोणतंही नाही मित्रांनो सद्गुरू का निंदक ठोर न पाय बरोबर आहे आपल्या जीवनात आपल्याला शिकवणारा शिक्षक फक्त शिक्षक नाही आहे फक्त गुरु नाही आहे ते आपल्याला फक्त शिक्षा देत नाहीत तर शिक्षित सोबत दीक्षितही बनवतात अर्थात दीक्षा देऊन योग्य बनवतात गुरुपौर्णिमा हा कृपेचा दिवस आहे आणि गुरु अज्ञानाचा अंधकार दूर करून आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतात संस्कृतमध्ये गु या शब्दाचा अर्थ आहे अज्ञान आणि रु या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश अज्ञानाकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा तो गुरु गुरुपौर्णिमा या दिवशी गौतम बुद्धांनी सुद्धा सारनाथमध्ये आपला पहिला उपदेश दिला होता मित्रांनो योग परंपरेनुसार शीनने आजच्याच दिवशी सप्तऋषीला ज्ञान दिले आणि ते प्रथम गुरु बनले आजच्याच दिवशी श्रीकृष्णपुरी ब्रिजमध्ये गोवर्धन पूजा केली जाते गोवर्धनाला प्रदक्षिणा घातली जाते याच दिवशी आदि गुरु व्यास यांचा जन्म झालेला असल्यामुळे गुरु पौर्णिमेस व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते मित्रांनो काही शास्त्रांमध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यस्य गुरुगरियान न त्वमस्सो अभ्याधिकः प्य प्रतिहमम प्रभाव गुरुची महिमा प्रत्येक ठिकाणी गायली गेलेली आहे आणि गुरु हा साधारण नाही आहे गुरु हा विशेष आहे आणि आपल्यालाही विशेषतेपर्यंत पोहोचवत असतो म्हणूनच म्हटलंय एका साधूला सोन्याची खाण भेटली आणि राजा त्यावरती मोहित झाला साधूंनी त्या खाणीचा पत्ता सांगितला आणि साधू आपल्या तपश्चरीमध्ये विलीन झाला काही वर्षानंतर राजाला कळाले की ज्याला पत्ता माहीत होता तो त्या सोन्याकडे का नाही पळाला आणि मग त्या राजाला वैराग्य आलं आणि अशा प्रॅक्टिकल अशा कितीतरी घटना आहेत की गुरुनी आपल्या कर्तव्यामधून आपल्या शिष्यांना योग्य रस्ता दाखवलेला आहे चला तर मित्रांनो मग आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या परम सद्गुरु परमात्म्याला मनातून आठवण करूया आणि आपल्या जीवनामध्ये गुरुबद्दल एक आदर व्यक्त करून त्यांच्याबद्दल असलेली भावना आणि त्यांनी सांगितलेली शिकवण जागृत ठेवूया आपल्या जीवनात आचरणात आणूया आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी नमस्कार गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू पुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री